नमस्कार मी आर जी किरण तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय तुम्ही एकदा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा जसा आपला दर शनिवारी आणि रविवारी शो असतो प्रेमयात्रे तो शो घेऊन आलो मी आणि नक्की तयार आहा तुम्ही या शोबद्दल तुम्हालाही खूप काही ऐकायचं असेल आणि खूप काही बोलायचंही असेल आमच्याशी तुम्ही बोलतही असताच नेहमी आणि त्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी आणि मोलाच्या असतात हे आमच्या शोसाठी प्रेमयात्रेमध्ये आपण प्रेमाबद्दल बोलतो त्या प्रेमाच्या भावना कधी न बोललेल्या कधी बोललेल्या अशा काही भावना बरोबर आहे ना कारण प्रेम हे असं नातं आहे किंवा नात्यात प्रेम असं असावं असंही म्हटलं तरी चालेल की त्याची सगळ्यांनाच बघितलं की ते प्रेम सगळ्यांना त्या प्रेमाची हाव असं प्रेम असावं असं वाटलं पाहिजे आणि असं नेहमी वाटतं प्रत्येकाला प्रेम आपलंही असं असावं आपण प्रेमाबद्दल बोलताना त्या फक्त मुलामुलीच्या प्रेमाबद्दल बोलत नाही मित्र हो प्रत्येक प्रेमाबद्दल बोलतोय आईबद्दल असेल बाबांच्याबद्दल असेल बहिणीबद्दल असेल भावाबद्दल असेल कोणाबद्दलही असेल प्रेम कारण कुसुमाग्रजांनी म्हटले की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं मग आपण ह्या गोष्टीमध्ये मागे का राहतो मित्र हो स्वामी विवेकानंद म्हणून गेलेत की प्रेमाने जग जिंकता येतं आपल्यालाही खूप काही करावयाचं आहे या प्रेमानं एवढंच मानस आणि एवढाच मानस ठेवून एवढंच आमच्या मनात ठेवून हा मी शो चालू केला तर यामध्ये आज आपण बोलूया तर प्रेमामधली नाराजी नाराज असावं की नसावं का असावं कोणाला हक्क किती आणि कोणाला हक्क किती नसतो असं कारण आजकाल खूप घडतंय की प्रेमामध्ये नाराजी येते भांडणं होतात दुरावलं जातं एकमेकापासून एकाचं मन आणि एक दुसऱ्याचंही मन पण ते का होतंय कसं आहे की प्रत्येक गोष्ट गुंत्याशिवाय नसते जर ती गोष्ट सरळ असेल तर त्या गोष्टीला अर्थ काय साधं उदाहरण बघा आपली जी हृदयाची जे ठोके आहेत हर्टबीट्स आहेत त्यांचा ग्राफ हा साईन कॉसमध्ये असेल किंवा तो अंडुलेशनमध्ये मला जर समजत असेल त्या पद्धतीनं की तो वर खाली होत असेल जेव्हा तेव्हाच ते हृदय चालू असतं तुम्ही म्हणता आयुष्य असंच आहे ना आयुष्यामध्ये चढ उतार असणारच तसंच प्रत्येक नात्यामध्ये तेवढं तरी असणारच ना आपण त्या गोष्टी बघतो पण त्या गोष्टी आपल्यासाठी अप्लाय करत नाही कोणी करतं कोणी नाही प्रत्येकजण करतं असं नाही आणि करायला हव्यात आपण त्याचा विचार करायला हवा कारण आपल्याला त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत समजून घेणं नाराज आहे आपण होतो नाराजीवर नाराज होतं मन कधी कुणाला पटत नाही कधी कुणाला पटतं कधी कोण दुसऱ्या विचारात दुसरं बोलणं घेऊन मनात बसतं एकटा व्यक्ती नाराज झाला की दुसऱ्या व्यक्तीने ते समजून घ्यावं समजून घेऊन तो निर्णय पुढं न्यावा आणि त्यातून काही सोल्युशन निघते का पाहावं आणि काढावं सोल्युशन कारण जर रबर जर दोन्ही बाजूने ओढली तर ती तुटणारच आहे कोणीतरी एकटा ढील देणारा असावा नात्यामध्ये म्हणून नाराज जरी झालं आपल्यावर कोण तर समजून घ्या की तो व्यक्ती नाराज आहे हा ठीक आहे आपण त्याची समजूत काढली पाहिजे बरोबर आहे ना कारण समजून घेण्यात सर्व काही आहे नाहीतर उत्तराला प्रश्न रोज नव्याने आहे बरोबर ना तर प्रत्येक गोष्टीत आपण हा विचार करतो मग आपण प्रेमाबद्दल का विचार करत नाही करायला हवा ना तुम्ही कराल तर नाराज आहे आणि नाराज का व्हायचं की व्हायचं की नाही नक्की कारण प्रेमामध्ये तेवढ्या अपेक्षा तरी असाव्यात बरोबर आहे की अपेक्षा विना प्रेम असावं खरं त्या गोष्टीला काही अर्थच नसेल तर मग ते प्रेम कसं अर्थ नसेल तर असं म्हणायचं होतं की अपेक्षा अपेक्षा कुठल्या असाव्यात की हां सोबत राहायचं आहे सोबत जगायचं आहे एवढी अपेक्षा तरी आपण करू शकतो ना काही प्रायोरिटीज असतील त्या आपण दिल्या पाहिजेत त्या नात्यातल्या व्यक्तींना एकमेकांना नाराज व्हायला हवं जेव्हा पूर्ण नाही झालं आणि कसं आहे मित्रो जेव्हा आपण नाराज होतो ना एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून तेव्हा खरी एक एकदा किंमत कळते आणि एक एकदा नाही नेहमीच किंमत कळते जेव्हा आपली नाराजी होते आणि त्या गोष्टी आपल्या क्लिअर होत जातात हा असं आहे तसं आहे असं आहे तसं आहे कधी कधी प्रेमात त्यासाठी दुरावा ही खूप महत्वाचा आहे आपण या गोष्टी बोलत राहणारच आहोत मी आरजी किरण छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत याच गोष्टीला पुढे नेऊयात आणि याच गोष्टीला एक गाणं अनुषंगाने एक आपण गाणं ऐकायचं आहे दुरी आहे बी हे जरुरी हे गाणं प्रेमामध्ये दुरावा ही हवा आहे तो गरजेचा आहे त्याला गाणं अनुसरून हे गाणं दुरी या बी हे जरुरी सगळीजण ऐकत राहा पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा मित्र तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा आपला शो चालू आहे प्रेमयात्रे मी आहे आर जे किरण सर्वांचं परत एकदा स्वागत तर आपण बोलत होतो की नाराजी तुम्ही आत्ताच गाणं ऐकलं की दुरी बी हे जरुरी तर कधी कधी ना प्रेमामध्ये एकमेकांची किंमत एकमेकांची कदर करावी कशी करावी हे कळण्यासाठी ती दुरी महत्त्वाची आहे आणि तुम्हालाही वाटत असेल की ह्या गोष्टी बरोबर आहेत तुम्हीही विचार करा आणि चुकीच्या असेल तर का चुकीच्या आहेत याचाही विचार करा कारण कसं होतं की आपण एकमेकांच्यावर प्रेम करत जातो करत जातो करत जातो परंतु एक वेळ अशी येते की त्या प्रेमाची किंमत राहत नाही ते रोजचं होतं रोजच आहे रोजच आहे म्हणत त्या गोष्टी होत जातात कधी कधी एखाद्या व्यक्तीला कंटाळा येतो एक गोष्ट आहे तो कंटाळा कधीच यायला नको खरं आपण प्रेम करतो याचा अर्थ आहे की आयुष्यातील ती आपली सोबत आहे म्हणजे आपण सोडलं की आपला एक अंग म्हणजे एक प्रेम आहे आणि तो व्यक्ती आहे मग आपण इतकं कसं त्या गोष्टी विसरू शकतो आणि कंटा आलाय असं म्हणू शकतो म्हणून जसं सुरुवातीला आहे ना तसंच शेवटपर्यंत राहावं ठीक आहे माणसाला अनुकूल राहावं लागतं वातावरणाच्या बदलानुसार जसा माणूस बदलतो तसा बदलावा लागतो जसा वातावरणामध्ये बदल होतो तसा आपल्यालाही बदल करावा लागतो त्या पद्धतीनं आपण तो बदल मान्य आहे तो बदल मान्य आहे त्यात काय वाद नाही परंतु इतका पण बदल नको की त्या व्यक्तीला पुढच्या कंटाळाच येतोय किंवा एखादी व्यक्ती त्या बदलाला समजून घ्यायला हवी की तो का बदलला आहे दोन्ही गोष्टी आहेत कारण टाळी कधीच एका वाजत नाही नाण्याला नेहमी दोनच बाजू असतात त्या पण जाणून घ्यायला हव्यात नात्यामध्ये सुख दुःख हे दोनच आहे ना आणि त्या दोघांना बांधतय जी गोष्ट ती म्हणजे प्रेम आहे कारण मित्रांनो दुःखही असणारच आहे त्याशिवाय सुखाची गोडी कळणार नाही सुखही असणारच आहे त्याशिवाय दुःखाची किंमत कळणार नाही आणि कधी कधी कळून जातं की आपल्याला हां असं व्हायला नको पाहिजे होतं तसं व्हायला नको पाहिजे होतं जेव्हा तो व्यक्ती लांब जातो सोप्या भाषेत सांगितलं तर जेव्हा व्यक्ती लांब जातो ना तेव्हाच माणसाला किंमत कळते असं म्हणतात खूपदा असं होतं हेही महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीला आपण लांब जाऊ द्यायचंच नाही तो विचारच त्याच्या मनात आणू द्यायचाच नाही की तुला लांब जायचं आहे तर या दुरिया असताना या दुरी असताना तर एक कविता जशी आपण नेहमीप्रमाणे ऐकतो ऐकवतो <laughs> ते ऐकूया भरूयात अपूर्ण साथ त्या स्वप्नांच्या रंगाने भरूयात अपूर्ण साथ त्या स्वप्नांच्या रंगाने तो शोधूया भेटण्याचे बहाणे खूप झाले आता भेटण्याचे बहाने अपूर्ण जीवन आपले पूर्ण करूया आपल्या स्वप्नांच्या रंगाने बेरंग झालेले रंग आता मी कसे सावरावे बेरंग झालेले रंग आता मी कसे सावरावे उत्कंठा तुला भेटण्याची मनाला कसे आवरावे मनाला कसे आवरावे आस आहे तुला भेटण्याची आस आहे तुझ्या रंगात रंगून जाण्याची आस आहे तुझे होऊन जगण्याची आस आहे जन्मोजन्मी तुझ्या जीवनात राहण्याची कधी आपली प्रीत पूर्ण होईल ग सखे करतेस प्रेम तर बोल का हैत मुके तुला पाहता सजना मी सारे विसरून जाते कशी सांगू मी तुला मी तुझ्यासाठीच जगते ती अशी म्हणते म्हणजे जरी दूर असले तरी त्यांचं प्रेम मात्र कमी नाही काही गोष्टी असतात त्यामुळे ते दुरावलं जातं आहे त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या नात्याला पुढं नेलं पाहिजे आपण असंच बोलत राहणार आहोत त्या प्रेमाबद्दल आणि त्या प्रेमाच्या व्हॅल्यू किंमत हा विषय आपला पुढचा असेल कसा असावं तोपर्यंत तुम्ही गाणं ऐका की आपण नेहमी म्हणतो की एखादी व्यक्ती मिळाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं आणि त्या व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतो एक गाणं खूप मस्त आहे इम्रान गाणं आहे गाणं आहे तुम मिले तुम मिले पिक्चरमधलं तर आपण एन्जॉय करा ते गाणं लवकरच येतोय तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लोटा पूरा हूँ मैं करता श्रोते हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आणि आनंद लुटा मी आर जे किरण तुमच्यासाठी शो घेऊन आलो आहे हा शो चालू आहे आपला प्रेमयात्रे तर मगाशी मी जाता जाता म्हटलं होतं की प्रेमाची किंमत पण त्या अगोदर आपण गाणं ऐकलं की तुम मिले ती व्यक्ती मिळाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये होणारे ते बदल आणि आपल्या त्या होणारे पूर्ण इच्छा कशा असतात याबद्दलचं ते गाणं होतं खूप मस्त आहे तुम्ही ऐकला नसाल तर परत एकदा ते गाणं ऐका खूप मस्त गाणं आहे त्यातून सर्व काही व्यक्त होतं जे मिळाल्यानंतर एखादी व्यक्ती आपण एखाद्या व्यक्तीला जे म्हणू इच्छितो त्या व्यक्ती त्या गोष्टी तर आपण पुढं जाऊयात तुम्ही पहिला बघितलं की प्रेमातील नाराजी आता आपण बघूयात त्या प्रेमाची किंमत कशी करतो जर एखादा व्यक्ती तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करत असेल ना तर त्या व्यक्तीच्या प्रेमाबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट असलीच पाहिजे कारण प्रेमासाठी प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या प्रेमाचा आदर करणं हेही महत्त्वाचं आहे कारण तो व्यक्ती तुमच्यावर मनापासून जीवापाडा प्रेम करतोय आणि तुम्ही त्या गोष्टीला किंमतच देत नाही त्या गोष्टीला वेळच देत नाही आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ काढू शकत नाही तर त्याला अर्थ नाही आहे भले तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामात व्यस्त असाल गुंग असाल आणि ती व्यक्ती वाट पाहते तुमचा त्या प्रेमासाठी त्या प्रेमाच्या एका हाकेसाठी फक्त तुम्ही देत नाही वाईट आहे कारण जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा प्रेमाची किंमत कोण करत नाही किंवा पुढचा व्यक्ती जर प्रेमाची किंमत करत नसेल तर प्रेम करणाऱ्याच्या मनात ती भावना निर्माण होते असं प्रेम का करतोय जिथं माझ्या प्रेमाला किंमतच नाही आहे इतकं प्रेम करतोय मी इतकं प्रेम करते मी दोघांचं आहे आणि त्या गोष्टी माझ्याच नशिबी काय येतात म्हणजे इतकं बोलून सुद्धा त्यामुळे आदर करा आणि कसं आहे आपणच एकमेकांचा आदर केला पाहिजे आपणच आपल्या एकमेकांच्या मनाला जपलं पाहिजे नाहीतर तिसरा व्यक्ती करून काही उपयोग नाही आणि एकदा हातातून वेळ गेले की संपलं म्हणून ज्यावेळी वेळ आहे त्यावेळी तुम्ही आदर करा त्या प्रेमाचा रिस्पेक्ट करा त्या प्रेमाला तितकीच किंमत द्या आपलंसं करा बघा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची आयुष्यामध्ये कमी पडणार नाही प्रेमाची तर कधीच कमी पडणार नाही आता येतो मेन मुद्द्यावर आता तुम्ही ऐकलत की प्रेम आता यात कोणतंही नातं असू शकतं हां कोणतंही नातं असू शकतं आणि जर त्या व्यक्तीला त्या प्रेमाची किंमत कळत नसेल तर तुम्ही जाणवून द्या की किती प्रेम करताय तुम्ही सांगून बघा कारण कसं होईल की तुम्ही पीठ दळत जाल वरती बघून आणि म्हणतात ना की आंधळ धरते आणि कुत्रं पीठ खातं साधी गोष्ट होती म्हणजे एक व्यक्ती करत चाललाय करतच चाललाय दुसरा व्यक्ती बघत पण नाही आहे साधी गोष्ट आहे साधी म्हण होती ती आपल्याला आयुष्यभर आपल्यासाठी आपण अप्लाय केली पाहिजे दुसऱ्याबद्दल नाही मित्र तुम्ही स्वतः किती त्या गोष्टीचा आदर करता हे पहा स्वतः पहिला मग दुसऱ्याकडं आणि असं प्रेम केलं तर तुम्हाला मी परत एकदा सांगतो की कधीच कमी पडणार नाही तर आपण आता छोटासा ब्रेक घेतोय नक्कीच परत येतो लवकरच दोन गाणी तुम्ही बॅक टू बॅक ऐकणार आहात गाणं कोणतं सांगत नाही डेरीला तुम्ही गाणी ऐका तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लोटा करीबा जाओ दूर रह कर न करो बात करीबा जाओ याद रह जाएगी ये रात करीब जाओ तमन्ना थी तुम्हें छूने की एक मुदत से तमन्ना थी तुम्हें छूने की आज बस में नहीं जज्बात करीब आ जाओ आज बस में नहीं जज्बात करे जाओ दूर रह कर न करो बात करे जाओ thank you बदन में शोले जान ले लेगी ये बरसात करीब आ जाओ जान ले लेगी ये बरसात करीबा जाओ दूर रह कर ना करो बात करे पा जाओ इसका दर हमसे झिझक ने की जरूरत क्या है इस कदर हमसे झिझकने की जरूरत क्या है जिंदगी भर का है अब साथ करवा जाओ जिंदगी भर का है अब साथ करीब जाओ याद रह जाएगी ये रात करीब जाओ दूर रह कर ना करो बात करीब जाओ नमस्कार श्रोते हो मी आर जे किरण तुमचं परत एकदा स्वागत करतोय तुम्ही ऐकत्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लोटा आत्ताच तुम्ही गाणी ऐकलीत सावर रेमन आणि डबल सेटमधलं गाणं तर ती गाणी लावण्यामागचं सुद्धा कारण आहे मित्राहो सावर रेमना हे गाणं का लावलं कारण एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि त्या भावनेला तो कसं व्यक्त करतो आणि ती भावना काय सांगते त्या प्रेमाबद्दल ते होतं हे गाणं दुसरं गाणं होतं डबल सीटमधलं तर यामध्ये असं सांगायचं होतं की आपण पुढे जाताना सोबत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे कोणताही निर्णय असू दे तो सोबत घेतला तर तो निर्णय किती सक्सेसफुल होऊ शकतो हे त्या गाण्यातून आपल्याला शिकायचं आहे मी मगाशीही म्हटले की टाळी एका जण वाजत नाही नाण्याला नेहमी दोन वाज असतात तसंच आहे जसं वाईट गोष्ट घडताना एकीकडून घडत नसते तसे चांगली गोष्ट घडत असताना ती एकीकडून घडत नसते त्याला खूप साऱ्या बाजू असतात आणि मी दोन बाजू असं का म्हणतो कारण ती बाजू म्हणजे आपल्या एका जवळच्या व्यक्तीची बाकीच्या व्यक्ती आहेत बाकीचं सराउंडिंग हे आहेच अशा गोष्टी आहेत त्या प्रेमामधल्या तुम्ही आतापर्यंत ऐकलं नाराजी अपेक्षा आणि किंमत आपण आपल्या प्रेमाला किती द्यावी आदर आपल्या प्रेमाचा आपण किती करावा आणि आत्ता एकमेकांसोबत राहून ती गोष्ट ते प्रेम पूर्णत्वास कसं न्यावं याबद्दलच आपण पाहिलं आता आपण बघूया की कविता ही पाहिजेतच ना म्हणजे कसं होतं की मी बोलत जाईन बोलत जाईन तुम्ही बोरवायला नको कधी आपण कविताही घेऊयात तर कविता अशी आहे की तो आणि ती कवितेतून कशी बोलतायत ते बघूया आपण दूर आहेत स्वतःपासून एकमेकांपासून दूर आहेत मन मात्र एकमेकांजवळच आहे तर तो म्हणतो भरकटलेली मी भरकटलेले शब्द आणि भरकटलेली मी ती सुरुवात करते भरकटलेली मी आणि भरकटलेले शब्द प्रवास एकत्र आमचा वाट तुझ्यापर्यंत पोचण्याची तो म्हणतो मग का भरकटत आहेस सावर स्वतःला का भरकटत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला ती म्हणते मन तर सावरलेच आहे कसे बसे आवरले आहे ठणकावून सांग का म्हणतोस मग तूच का सांगत नाहीस तो म्हणतो मला तर खूप काही सांगायचं आहे प्रत्येक क्षणात तुलाच ऐकायचं आहे कधी शेवट होईल ह्या विरहाचा सांग ना कधी येईल तो क्षण आपल्या मिलनाचा ती म्हणते सांगताना तू मन भरून तुला ऐकायचं आहे बोलताना तू तुझ्याकडे पाहत बसायचं आहे शेवट विराच्या क्षणांचा लवकरच होणार आहे कारण भेटीस तू माझ्या स्वप्नात येणार आहेस तो म्हणतो स्वप्नात तर रोज भेट होते बंद नैनात मन तुलाच पाहते बिरहाचे ओझे कसे सावरायचे सांग ना मी तुला कसे भेटायचे ती म्हणते कसे भेटायचे कुठे भेटायचे प्रश्न करतोस तू अनेक ठरतात वेळा ठरतात ठिकाणे आणि चालू होतात तुझे न येण्याचे बहाणे तो म्हणतो मला तुला भेटायचं आहे राणी करायची आहे आपली पूर्ण कहाणी श्वास तर अजून अपूर्णच आहे माझा जरी दूर असलो हा तुझाच आहे सका असं म्हणून तो थांबतो ही जुगलबंदी आणि ही भावना हे शब्द पुढं चालत राहणारच आहेत फक्त त्यांना आता आपण थांबवलंय आपण नंतर घेऊयात पुढं तो ते काय म्हणतो तर असं आहे मित्रांनो की आपण जरी दूर असलो तरी आपली मनं एकमेकांसोबत बांधलेले आहेत मगाशी मी सांगितलं दुरावा पण बरोबर आहे आणि तो गरजेचा आहे नात्यामध्ये कधी कधी त्या दुराव्यामुळं सुद्धा किंमत कळते आपल्या नात्याची आपल्या माणसाची कारण एखादी गोष्ट जास्त झाली की तिची किंमत राहत नाही म्हणून प्रेम देताना किंवा घेताना ते मनापासून हृदयापासून असावं ज्यामध्ये दुराव जरी असला ते तितकंच प्रेम फुलत राहावं या कविता होत्या दुराव्याबद्दल यानंतर ह्या गोष्टी आपण पुढे कंटिन्यू करणारच आहोत आणि एक छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला सांगायची आहे ही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मी किरण तुमचं परत एकदा नव्याने स्वागत करेन आणि परत लवकरच येईन तुम्ही ऐकत राहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा आणि तुम्ही हे गाणं एन्जॉय करा सोचना कोई तेरे खातिर है जी रहा तू जहाँ जाए महफूज हो तू जहाँ जाए महफूज हो दिल मेरा मांगे बस ये दुआ बातें ये कभी ना तू भूलना कोई तेरे खातिर कोई तेरे खातिर है जी रहा ताल और लय मिला के सुर ताल और लय मिला के सुर ताल और लय मिला के बांधे जोड़ी सुनहरी सुनते रहो गुनगुनाते रहो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी आहो ऐकलत का हो आमचा रेडिओ पुणे हो आमचा रेडिओ पुणे नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज मी आरजी किरण तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपला शो चालू आहे प्रेमयात्रे आणि तुम्ही आहात आणि आत्ताच मी गाणं ऐकले म्हणजे या गाण्यातून असं सांगायचं आहे की आपण जरी दूर असलो तर त्या गोष्टी आपण विसरल्या नसल्या पाहिजेत की आपला व्यक्ती आपल्यापासून का दूर आहे कारण तितका दुरावा जरी असला आणि तो दुरावा जरी असला ना तरी ती मन जवळ आहेत आणि त्या गोष्टी आपण तेवढ्या मनापासून आणि तेवढ्या जवळ जाऊन बघितल्या पाहिजेत कारण नात्यामध्ये दुरावा आला की असं वाटतं की नाही ती व्यक्ती आपल्या सोडून गेली त्या व्यक्तीने आपला विचार करायचाच बंद केला असा गैरसमज होऊ शकतो परंतु तो गैरसमज न होऊ देता तो समज चांगला करून कारण गैरसमजातून समज वाढत जातो आणि तो व्यक्ती गैर होतो म्हणून तो व्यक्ती आपल्याला कसा आपल्याशी बांधून ठेवायचा आहे हे आपल्यावर आहे आणि मागाशी सांगितलं की रबर दोन्ही बाजूने ओढला तर तो तुटणारच आहे तो ढील एकीकडून द्यायला हवा त्याच पद्धतीनं तुम्ही व्यक्ती दूर गेलाय तो काही कारणास्तव गेला तो तुम्हाला कधी विसरणार नाही आहे त्यामुळे तुमचं प्रेम आणि ती व्यक्ती तुमच्या आहे ती तुमच्याकडेच परत येईल आणि मगाशी आपल्या मागासपासून हा विषय चालू आहे की पहिला आपण सुरुवात केली नाराजी नात्यामध्ये असणारी अपेक्षा असणारी कदर किंमत आणि आपण आलोय की व्यक्त कारण तो म्हणतोय की बाते कभी तू बोलणार बाते कभी ना तू बोलणार गोष्ट आपण विसरलेली असली पाहिजे की आपली वाट एक व्यक्ती पाहताय दुरून मी या गोष्टी का सांगतोय कारण कसं होतं की ती व्यक्ती गेली ना की आपल्या आयुष्यामध्ये दुसरं कोणतरी येतं आणि त्या व्यक्तीची जागा आपण दुसरे कोणतरी घेते मग आपल्या नात्यामध्ये अशा पद्धतीनं परत दूर आहे ते एक आहेच परंतु त्या नात्यामध्ये असं अंतर पडत जातं ते अंतर नको आहे जरी दूर असलो तरी आपण मनाने कनेक्ट आहोत ह्या गोष्टी मनाशी ठाम पद्धतीनं सांगितल्या पाहिजे आणि तेव्हा ते नातं टिकतं व्यक्त होणं आपण नेहमीच म्हणत असतो की खरंच तुम्ही प्रेम करत आहात ना तर ते प्रेम व्यक्त करायला शिका कारण वेळ निघून गेली ना की मग काही अर्थ नाही कारण जेव्हा पुढच्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे कारण जर तुम्ही मनात आणलं ना तुम्ही एवढं सगळं करू शकता तर त्या व्यक्तीसाठी तो वेळ तुम्ही काढू शकता आणि वेळ काढा कारण आपल्याला आयुष्यामध्ये तो माणूस महत्त्वाचा आहे ते नातं महत्त्वाचं आहे कारण मी नेहमीच म्हणतो की समजून घेण्यात तर सर्व काही आहे नाहीतर उत्तराला प्रश्न नव्याने आहे मागाशी पण तेच म्हणलो समजून घ्यायला हवं आपल्याला एक कविता घेतो म्हणजे कसं आहे की ह्या गोष्टी होतच राहणार आहेत आपल्या डिस्कस होतच राहणार आहेत आणि डिस्कशन असंच पुढं चालू राहणारच आहे आपली मगाची ती कविता होती ती पूर्ण करूयात आपण ती म्हणते की विराचे क्षण भेटीत बदलावे सकाळने या भेटा या सखी यावे अपूर्ण श्वासास पूर्णत्वास न्यावे पूर्ण राजाराणीचे स्वरूप करावे तो म्हणतो तुला भेटण्या जीव माझा कासा विस होतो तो म्हणतो तुला भेटण्या जीव माझा कासा विस होतो न जाणे प्रेमाबरोबर देव सोबत दुरावा का देतो ती म्हणते प्रेमाची भावना समजली की देव प्रेमाची प्रतीक्षा घेतो आनंदासोबत थोडं दुःख म्हणून सोबत दुरावा देतो तो म्हणतो की सांग ना आवडतं का तुलाही माझ्या आठवणीत रमायला वाट पाहत माझी घेऊन प्रतिमा उराशी माझ्या आठवणीत सजायला ती म्हणते ती म्हणते हरवले मी तुझ्या विना उदास काळोखात लवकर घेऊन येशील का तुझ्या माझ्या प्रेमाची पहाट तो म्हणतो पुढं कधी उगवेल तो दिस असेल जिथं तुझी माझी साथ असेच वाहून जाऊ तू माझ्या आणि मी तुझ्या प्रेमात ती म्हणते प्रेमाच्या सरितेत वाहत असेच जावे उगवत्या सूर्यासोबत प्रेमसागर असं जाऊन मिळावे तो म्हणतो तो नदी काठ सूर्य मावळता तो नदी काठ आणि सूर्य मावळता तुझी माझी प्रीत एक व्हावी प्रत्येक किरणात तुझी माझी प्रतिमा दिसावी ती म्हणते सुंदर ते दृश्य पाहण्या हळूच वाऱ्याची झुळूक यावी घेऊन सुगंध आपल्या प्रेमाचा दाहीत दिशात दरवळावी शेवटी तो म्हणतो प्रत्येक तरंगात वाऱ्याच्या तुझ्या माझ्या प्रीतीचा संगम दिसावा गंधित होऊनी प्रत्येक क्षण तुझ्या प्रेमात मला विसावा मिळावा असं मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे असं तुम्हीही प्रेम करा की पूर्ण तुमच्या भोवती असणाऱ्या त्या क्षणांमध्ये ते प्रेम गंधून गेलं पाहिजे आणि तुम्ही वाहून जाऊन त्या प्रेमाला पूर्णत्वास नेलं पाहिजे आणि यामध्ये एकच गोष्ट आहे की प्रेम द्यायची गोष्ट आहे प्रेम मिळवायची गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही नेहमी प्रेम द्या आणि त्या प्रेमाबद्दल आदरही राखा मी नक्की म्हणेन पहिल्यापासून सगळ्या गोष्टी आपण परत इथे घेऊया नाराजी नाता आहे तिथं नाराजी आहे नाराजी असल्यानंतर मी म्हटलं की ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी कळून जातात दुसऱ्या अपेक्षा जगण्यासाठी ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा नक्की असायला हव्यात सोबतीची अपेक्षा नक्की हवी तिसरं होतं की आदर प्रेमात आधी आदर करा कारण आपल्याला एक व्यक्ती प्रेम देतोय ना ते प्रेम घ्या द्यायची गोष्ट नंतर आहे तुम्हाला मिळते तर ती पहिला घ्या देणं तर खूप महत्त्वाचं आहे पहिला घ्या तरी व्यवस्थित आणि तुमच्यामध्ये असलेल्या दुराव्यामध्ये आणखीन दुरावा न वाढवता त्या मनाला त्या दुराव्यातही कसं जोडता येईल यासाठी प्रयत्न करा दूर आहात म्हणून त्याच गोष्टी कणत बसणं आणि त्याच गोष्टी काढत बसणं ह्याला प्रेम नाही म्हणत नातं जपणं नाही म्हणत दूर आहातनं तुम्ही तितक्याच आदरानं आणि तितक्याच विश्वासानं एकमेकांसोबत राहा आणि मी म्हटलं ना की एक गोष्ट आहे ते आपण पुढच्या भागात डिस्कस करणार आहोत विश्वास नक्की घ्यायचं आहे ती गोष्ट विश्वास कसा असावा आणि आपण प्रेमाबद्दल बोलतच राहणार आहोत तर आजचा प्रवास आपला इथंपर्यंत होता प्रेम त्यावरच्या भावना तुमच्या माझ्या मनातले शब्द जे कधी बोललेले न बोललेले कवितेच्या रूपात गाण्याच्या रूपात आणि तुझ्या माझ्या किंवा तुमच्या माझ्या मनात जागलेल्या त्या भावनेच्या रूपात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण नेहमीच म्हणतो प्रेम फक्त एका मुलामुलीचं नाही प्रत्येक नातं तिथं प्रेम आहे प्रत्येक कानाकानात प्रेम आहे त्या प्रेमाला आपण जपूयात एवढंच की जाताना मी नेहमीच म्हणतो की माणुसकीचा धर्म आपला प्रेम लागते त्याला वाढवायला कशाला लागते धर्म जाताना मी कोणाचा सांगायला त्या पद्धतीनं आपण एकमेकांशी माणुसकीच्या नात्यानं वागूया माणुसकीच्या नात्यानं राहूया आईबाबांना कधी विसरू नका कारण ते आहेत तर आपण आहोत एक दिवस देवातल्या देवाच्या पाया पडायचं राहिले तरी चालेल परंतु आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका आयुष्यात नेहमी एक गुरु असू दे तुमच्या जो तुम्हाला रस्ता दाखवेल शेवटी एवढंच की नभ आभाळ दाटले अशो डोळ्यात साठले माझ्या काहीशा शब्दांना तुमच्यासमोर व्यक्त होण्याचे भाग्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद मी तुमची रजा घेतो उद्या भेटूया परत रात्री नऊ वाजता प्रेमयात्री शो सोबत मी आर किरण तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा जय हिंद जा सकूं ये खामोशियां ये सहना सकूँ आवाज दे के मुझे तू दे जा सकूँ करता नहीं अब अकेले तन्हा सफर पाय का वाट सोडून जाऊ नको रे आपला भारत देश महान त्याचा आहे आम्हाला अभिमान आपला भारत देश महान त्याचा आहे आम्हाला देश सोडून तुझ्या देशाचे व्यर्थ गुणगान गाऊ नको रे मायभूमीच्या तो का वाट सोडून जाऊ नको रे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा ese and से भी खूबसूरत है तू आई लव यू तू कभी मैं खुद से हूँ ये पूछता मैं तेरे काबिल भी हूँ क्या इतना तो मुझे है मालूम मिलके तुझे बेहतर में इंसान बन गया थोड़ा थोड़ा तुझसे सीखा प्यार करने का तरीका कि मुझ पे इनायत है तू I love you क्या कर गए जैसे अंधेरों में तुम चांदनी भर गए करे चांद तारों को मशहूर इतना क्यों से भी खूबसूरत है तू सात दशमलव आठ एफ एम खुश रहो खुशियाँ बांटो